समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय दुसरा भगवंतांचा गर्भात प्रवेश देवतांकडून गर्भाची स्तुती ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात स्वये बलिष्ठ तो कंस संध सहायत्या प्रलंब बक चाणूर तृणावर्त अघासुर मुष्टिकारिष्ट असुरो केशी द्विविध पूतन भौमासुरो धेनु कितेक दैत्य राजते सहायक हे योजी नष्टिण्या यदुवंशतो भीतीने सर्वते लोक कुरु पांचाल शालवो शाळवो विदर्भ निषधी विदेह देशी पातले मनात नसुनी काही सेवा तत्पर दाविती एक एक करुणी कंसे मारिता देवकी हिसे सातव्या गर्भिते शेष देवकी गर्भी राहिले देवकी हर्षली चित्ती भयाने दाटली तशी विश्वात्मा भगवंताने पाहिले यदुवंशतो मलाची मानितो स्वामी कंसाने त्रासिले तया बदले योग मायेला आदेश दिधला असे ब्रजीजा देवी कल्याणी तिथे गोपने गायते गोकुळी नंद बाबाच्या पत्न्या वसुदेवच्या गुप्त वेशे तिथे होत कंस भेणे अशा पहा देवकी गर्भितो शेष अंश माझा स्थितो असे काढूनी तेथुनी त्याला रोहिणी पोटी ठेवतू कल्याणी बलज्ञानाने अंशे मी देवकी हिचा होईल पुत्रनी तू त्या यशोदा गर्भी जन्म घे जे जे मागती लोक समर्थ वरदाची हो धूप दीपनी नैवेद्ये पूजितील तुला जन अनेक स्थान ते तेथे देतील नामही अशी दुर्गानी भद्रकालिनी विजया वैष्णवी तशी कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यका असे माया नारायणी शानी शारदा अंबिका हिते गर्भी रोहिणीच्या जाता शेषा संकर्षणो असे पडले नाम त्या तैसे लोक रंजक रामनी बलभद्र कुणी त्याला बल पाहोनी बोलती जी आज्ञा वदली माया करोनी ती परिक्रमा पृथ्वीशी पातली आणि वदे देवतसे करी देवकी गर्भ हा जाता जठरी रोहिणी हिच्या वदले लोक ते दुःखे देवकी गर्भ नष्टला विषात्मा जरी तो विष्णू तरी ते भक्त रक्षिण्या वसुदेव मना मध्ये कलांच्या सहजन्मला विद्यमान असुनी झाला व्यक्त अव्यक्त रूपितो भगवत ज्योत घेवोनी तेजस्वी वसुदेवते ते जळले रवी ऐसे लोकांचे नेत्र फाकती बलवाणी प्रभावाला कोणीही झाकू ना शके तो विश्व कल्याण ज्योती अंश त्या देवकीने जठरी धरीला प्राचे जशी ती शशी घेई पोटी तै देवकीने धरिला हरी तो ही देवकी त्याही जगन्निवासा निवास झाली घटी दीप तैशी विद्या प्रकाशा खळ तै कोणास नाही गमला तदातो विराजला तो हरिगर्भी तेव्हा पवित्र हास्ये उजळून गेले कारागृहोते तनुतेज योगे पाहून कंसो वदला मनात हे प्राण माझे हरितो हराया गर्भात आला तै तेज ऐसे मी कोण तातो करणे उपाय न मारितो वीर कुणीही स्त्रीला नाही तो भगिनीचा आहे नष्टेल कीर्ती मम आयुश्रीही मेल्या परी हे अतिक्रोधी जिणे शिव्याच देते मरताही लोक देहाभिमानी असती तयाना त्या घोर नरकात अवश्य जाणे जरी मारू शके कंस परी निवृत्ती जाहली बघे तो वाट विष्णूची जन्मण्या वैर बांधुनी झोपी जागा पिता खाता उठता बैसता हितो लागला चिंतनी कृष्णी सर्वत्र कृष्ण पाहितो शाळेत ते आले ब्रह्मानी शिव नारद ऋषी पातता त्याची स्तुती ती गाऊ लागले सत्यव्रता सत्य परम त्रिसत्य जे सत्य भासे तै सत्य तुची सत्य स्वरूप समदर्शी सत्य आम्ही तुझारे रे चरणासी आलो अक्षय वृक्षो तव ही प्रकृती फळे ययाची सुख दुःख दोन बुंधे तयाचे तिन्ही त्या गुणांचे त्याची रसोती पुरुषार्थचारी ज्ञानेंद्रिये ते मनभाव पाची स्वभाव याचा तिन्ही त्या अवस्था त्यासात धातू तैसाल आहे कोकाड त्याचे नवद्वार ऐसे ते प्राण त्याचे दशपर्ण थोर संसार वृक्षावरी पक्षी दोन विस्तार त्याचा तुझी ऐकला की तू रक्षिसी हि करीशी पटाने नच जाणवे ते ते तत्वज्ञानी रूपते पहाती स्वरूपा हित साधण्याला अनेक रूपे धरिसी लिलेने ते रूप संता सुखदे शुद्ध तसाची दुष्टा भयदंड देसी हे पंकजाक्षा जनवे गळे ते आश्रय घेती मनाला उनिया भवात जाते सहजी तरुण ही नाव संते नित घेत दिसे तेजस्वरूप तव भक्त सारे साधे हितैषी प्रेमी होती करावयाला भवसागरात तुझ्या पदाची मग नाव घेती हे पंकजाक्षान च भाव ऐसे भ्रमिष्ट मुक्तो वदती स्वतःला जरी तपाने अनसाधनानी चढ़ो गेला तरी तो पडे की जे भक्त प्रीती धरिता ती न ज्ञानियांच्या परिभेय त्यांना शुराशिरी ते पद ठेवून ते चालती त्या तुची रक्षितोसी कल्याणदाता सकळास तू तो तू सत्व शुद्धो शुभ दिव्य रूपा जे भजते तपाने ना आश्रयो तो भजतील कैसे तू जन्मदाता सकलो जीवांसी विशुद्ध सत्वी निज रूप तुझे अज्ञान येणे मग भेद भावो होईल कैसे अपरोक्ष ज्ञान हे विश्व सारे गुणरूप तुझे अंदाज घेते मन फक्त त्याचे साक्षात रूपा नचते बघो की होता कृपाती मग सर्व शक्य अंदाज घेती श्रुती सर्व रूपा न दृश्य त्याना परिसाक्षी होसी ते वर्णिन्याही न पुरेच वाणी योगेची संता गमसी मनात जे हे तुझे मंगल नाम गाती जे ऐकती निस्मरतात चित्ती चित्तात ध्याती चरणारविंद त्याना पुन्हा ना भवसागरोहा तू नाशिसी दुःख तुझ्या अवतारे तो नष्टला रे भूमिभार सारा धन्यो प्रभो भाग्यची आमुचे ते धरा धन्या पद ठेविता हो असंभवा तो तुझ जन्म कैसा अंदाज नाये गमते लिलाती तुला न स्पर्शी मुळी भेद कैसा आरोप सारे स्थितीचे तुला की मत्स्यो हयग्रीव निकच्छ हंस वराह तो वा राम हि कैक वेळा होवो निकेली तिन्ही लोक रक्षा यावेळी ही तू करी भार नष्ट पदी नमी तो यदुनंदनारे माते तुझे भाग्यची थोर पाही तो ज्ञान अंशे हरिगर्भिराही नकोस भीती अनुमात्र कंसी रक्षील पुत्रो यदुवंश सार श्री शुकदेव सांगतात ब्रह्मादी सविता ऐसे अनिश्चित रूपासत्या शंकरा सहते सर्व स्वर्गात पातले पुन्हा इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू